नमस्कार कथा झरना गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक वीस ओळख माझा मित्र जंगलात राहणाऱ्या खारुताई आणि सशाची खूप घट्ट मैत्री होती खारुताई फारच बडबडी होती सगळ्याबद्दल सगळं काही तिला माहीत असावं लागे आणि ससा तो अगदीच कमी बोलणारा कुठल्याही प्रश्नाचं तो कधीच सरळ उत्तर देत नसे खारुताई म्हणायची अरे जरा थांब की इतक्या सकाळी गाणं म्हणत कुठे निघालायस आपल्या नव्या मित्राशी खेळायला जातोय हा कोण नवा मित्र आहे कोणीतरी चार पायांचा तूच ओळख की अरे आपल्या सगळ्यांनाच तर चार पाय आहेत आत्ता समजलं तुला मला काही सांगायचंच नाहीये हो ना थांब आता मीच ओळखते तो एक मोठा प्राणी आहे का हो तू हत्तीकडे चाललायस ना तोच तर सर्वात मोठा प्राणी आहे मुळीच नाही माझ्या मित्राला सोंडच नाही हा मग गेंडा तुझा मित्र असेल त्याला सोंड नसते नाही नाही माझ्या मित्राला शिंग सुद्धा नाही असं होय मग तो नक्की उंट असेल त्याला चार पाय आहेत सोंड नाही आणि शिंगही नाही नाही माझ्या मित्राच्या पाठीवर उंचवटा सुद्धा नाहीये मग कोण बरं असेल कोण बरं असेल हा झेब्रा तर नाही ना तुझा मित्र नाही ग माझ्या मित्राच्या अंगावर पट्टे नाही आहेत तर मग अस्वलच तुझा मित्र त्याच्या अंगावर पट्टे नाहीत त्याच्या पाठीवर उंचवटा नाही आणि त्याला शिंग आणि सोंड पण नाही हो की नाही नाही ग माझ्या मित्राच्या अंगावर अस्वलासारखे दाट केस सुद्धा नाहीत असं होय तुझ्या मित्राच्या अंगावर ठसेत का हो आहेत ना तू काय बिबट्याला भेटायला निघालायस की काय अगं नाही नाही तो तर मलाच खाऊन टाकेल की माझ्या मित्राचे पंजे टोकदार नाहीत हां आता मला ओळखणं अगदी सोपं झालं तू हरणाकडे निघालायस अगं नाही ग खारुताई चल आता मी सांगतोच तुला त्याची मान लांबे आत्ता समजलं तू जिराफाकडे चाललायस ना तू जिराफाबद्दल बोलतोयस ना अगं तुला किती वेळ लागला ओळखायला खारुताई चल आता तू पण ये माझ्याबरोबर माझ्या मित्राच्या पाठीवर बसून आपण जंगलात मस्त फिरून येऊया